नारायण या भागवतातल्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकात सत्यम परम धीमे म्हटलेलं आहे असं आपण बघितलं या सत्याचं या श्लोकात दोन प्रकाराने वर्णन केलेलं आहे कुठले दोन प्रकार एक म्हणजे तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण म्हणजे त्या वस्तूला ज्याचं वर्णन करायचं त्या वस्तूला एखादी दुसरी कल्पित वस्तू मध्ये घालून जे वर्णन ते तटस्थ लक्षण कल्पित वस्तू मध्ये घालून केलेलं तटस्थ लक्षण याचा अर्थ काय तर नेहमी अध्यात्मात जे उदाहरण दिलेलं आहे तेच सांगतो तो जो मुलगा डोक्यावरती जरीची टोपी घालून बसलेला आहे ना तो दिलीप आता इथे दिलीपचं वर्णन करताना जरीची टोपी हिला मध्ये घालून जे वर्णन केलेलं आहे म्हणून याला म्हणायचं तटस्थ लक्षण ते तेवढ्या पुरतं आहे टोपी काढल्यानंतर काय तर नाही जसं तो डार्क स्काय ब्ल्यू शर्ट घातलेला मुलगा आहे ना तो परेश आता स्काय ब्ल्यू शर्ट काढून टाकला आणि डार्क येलो घातला तर म्हणून हे तेवढ्यापुरतं लक्षण आहे परंतु एक लक्षण आहे की कुठल्या तरी कल्पित वस्तूला मध्ये घालून केलेलं वर्णन म्हणजे तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण म्हणजे जसं आहे तसं केलेलं वर्णन म्हणजे स्वरूप लक्षण आता इथे तटस्थ आणि स्वरूप या दोन्ही लक्षणांनी परमसत्याचं वर्णन केलेलं आहे पण असं बघा या परमसत्याचं वर्णन स्वरूप असू दे किंवा तटस्थ असू दे करता येतं का हो कुणी बघितलेलं आहे हे परमसत्य तत्व दहाव्या स्कंधात वेदस्तुतीचा जो अध्याय आहे ना तिथं असं म्हटलेलं आहे श्रुतीने की अहो त्या परमसत्याने त्या भगवंतानी या सृष्टीची उत्पत्ती केली आणि ते ज्या मार्गाने आले त्या मार्गालाच त्याने उद्ध्वस्त करून टाकलं त्यामुळं माग जाणार कोण बघायला कुठल्या मार्गाने जाणार त्या परमसत्याचं वर्णन करणार कोण तो शब्दातीत आहे परमसत्य विष्णू सहस्त्रनामामध्ये म्हटलेलं आहे शब्दातीत आहे त्याला आपण गरीब आणि दुर्बल माणसं शब्दासह करण्याचा प्रयत्न करतो अहो त्या श्रुती सुद्धा नेती नेती नेती जे म्हणजे सांगता येत नाही सांगता येत नाही असं म्हणतात आणि मग काय करतात त्या म्हणतात श्रुती की परमसत्य असं आहे का नाही असं आहे का नाही तसं आहे का नाही नाही नाही नाही असं म्हणत म्हणत जे उरतं ते परमसत्य मग काय उरतं माहीत नाही माहीत नाही तर काय गंमत बघा एक एक वाक्य आहे सुंदर आहे मला आवडलं those who know those who know they speak not आणि those who speak they know not जे परमसत्याला जाणतात ते बोलत नाहीत बोलू शकत नाहीत आणि जे परमसत्याबद्दल बोलतात ते जाणत नाहीत मग आता आपल्याला परमसत्याचं ज्ञान व्हायचं कसं तर महर्षींच्या सारख्या त्रिकालदर्शी ऋषींनी त्रिकालदर्शी म्हणजे जे भूतकाळ जाणतात भविष्यकाळ जाणतात आणि वर्तमानकाळ जाणतातच जाणतात असे जे काही तत्ववेत्ते होऊन गेले महर्षींसारखे व्यासांसारखे त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या दिव्य ज्ञानाला त्यांच्या मनाला जे स्फुरलं बुद्धीला जे जाणवलं जे त्यांनी लिहून ठेवलं त्याचा अभ्यास करून आपल्यासारख्या दुर्बल बुद्धिमान नसणाऱ्या माणसांनी त्याचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करायचा शेवटी भगवंतांच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही आता इथं काय म्हटलेलं आहे जन्माद्यस यत या सृष्टीची उत्पत्ती ज्याने केली ते कारण म्हणजे परमसत्य आता पहिला प्रश्न आपण विचारू स्वतःला या सृष्टीची उत्पत्ती जी झाली आणि ज्याने केली ज्याच्यापासून केली ती सृष्टी किती आहे हो कशी आहे थोडा वैज्ञानिक विचार करू ब्रह्मांडाचं स्वरूप काय आहे ब्रह्मांडाचा आकार किती ब्रह्मांड निर्माण केव्हा झालं ब्रह्मांड का निर्माण झालं माहिती आहे कुणालाही आजपर्यंत झालेल्या वैज्ञानिक शास्त्रज्ञांना पैकी कुणालाही या सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि का झाली याचं ज्ञान नाही स्टीफन सारखा सद्य परिस्थितीत असणारा जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ सुद्धा याबद्दल काहीही बोलू शकत नाही हे ब्रह्मांडाचा आकार काय हो बियॉन्ड अवर कॉम्प्रिहेशन आपल्या कल्पनेच्या बाहेरचं आहे असं कल्पनेच्या बाहेरचं असणार असणारी सृष्टी असणार ब्रह्मांड आधी का निर्माण केलं काही कारण असेल ना त्याला माहीत नाही आपल्याला कारण माहीत नाही कशी सृष्टी उत्पन्न केली ते माहीत नाही या सृष्टीचं स्वरूप काय आहे ते माहीत नाही अशा सृष्टीचं वर्णन निर्मिती ज्याने केली बर जन्माद्यस हे कशावरून जाणायचं जन्म म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय केली असं म्हटलं बरोबर आहे पण कशावरून कशावरून तुम्ही मला सांगा मी मला माझ्या मनाला प्रश्न विचारला माझं वय सत्तर माझी निर्मिती माझ्या आई वडिलांनी केली बरोबर आहे अगदी सत्य आहे अगदी परफेक्टली बरोबर आहे पण मला एक सांगा कशावरून कशावरून माझे वासुदेव आणि इंदिरा हे आई वडील आहेत सांगता येत नाही लोक म्हणतात म्हणून मी बघायला गेलो नाही मग कशावरून तर ते इथं म्हणतात की या ब्रह्मांडाची उत्पत्ती बर एक लक्षात घ्या उत्पत्ती झाली होत आहे होणार आहे स्थिती झाली होत आहे होणार आहे आणि लय झाला होत आहे आणि होणार आहे या तिन्ही अवस्था या सतत चालू आहेत असा कल्पना करू नका एकदा एका क्षणाला उत्पत्ती झाली संपली मग सतत स्थिती होते स्थिती संपेल थांबेल आणि तेव्हापासून लय चालू होईल असं नाही सतत स्थिती उत्पत्ती होत असते सतत स्थिती होत असते सतत लय होत असतो फक्त त्याची गती जास्त असते सुरुवातीला उत्पत्तीची गती जास्त असते मध्यंतराला स्थितीची गती जास्त असते आणि शेवटी हा लयाची गती जास्त असते अशा प्रकारे हे होतं आता हे कशावरून जाणायचं तर इथं म्हटलेलं आहे हा अन्वयादि अन्वयादितरता अन्वयाद इतरत म्हणजे अन्वयात आणि व्यतिरेकानं इतरत हा म्हणजे व्यतिरेकानं अन्वय आणि व्यतिरेक अन्वय आणि व्यतिरेक चतुश्लोकी भागवतात सुद्धा हा शब्द जोडी शब्द जोडी आलेली आहे काय याचा अर्थ कशावरून जाणायचं की परमसत्यानं या सृष्टीची निर्मिती केली तर अन्वय म्हणजे एकाचे दुष अनुवृत्ती अन्वय म्हणजे अनुवृत्ती अनुबंध योगी म्हणजे काय कारणाचा कार्यात व्यतिरेक कारणाचा कार्यात व्यतिरेक कारण आणि कार्य माहिती आहे तुम्हाला लोण्याला कारण काय दही आणि लोण्याचा परिणाम काय तूप तर तुपाचं कारण लोणी लोण्याचं कारण दही दह्याचं कारण दूध आता अशा कारणाचा कार्यात म्हणजे जे त्यापासून होतं त्यात व्यतिरेक होतो म्हणजे ते नाश होतं म्हणजे सोपं म्हणायचं म्हटलं तर व्यतिरेक अन्वय म्हणजे एकाचे दुसऱ्यात असणे आणि व्यतिरेक म्हणजे कार्याचा कारणात व्यतिरेक म्हणजे काय एकाचे दुसऱ्यात नसणे अन्वय म्हणजे एकाचे दुसऱ्यात असणे व्यतिरेक म्हणजे एकाचे दुसऱ्यात नसणे असणे आणि नसणे हे झालं तांत्रिक शब्दात एक अवघड शब्दात त्याचं वर्णन झालं पण याचा अर्थ काय यापासून काय कसं जाणायचं तर बघा सोन्याचं दागिन्यात अस्तित्व आहे सोनं दागिन्यात आहे हा अन्वय मान्य आहे ना आपल्याला सोनं दागिन्यात आहे हा अन्वय पण म्हणून सोन्याला दागिना म्हणता येईल का हा झाला व्यतिरेक म्हणजे यात याच्यात एकाचं दुसऱ्यात नसणं सोन्यात सोनं दागिन्यात आहे म्हणजे एकाचं दुसऱ्यात असणं याला म्हणतात अन्वय आणि सोन्याला म्हणून दागिना म्हणता येणार नाही येईल का सोनं म्हणजे दागिना आहे का नाही हा व्यतिरेक याच्यावरून काय जाणायचं तर परमात्म तत्वाचं या जगात अस्तित्व आहे जगताचे मात्र ब्रह्मवस्तूत अस्तित्व नाही यातला अन्वय काय झाला परमातत्वाच परमसत्याच या जगात अस्तित्व आहे म्हणूनच हे जग सुचारूपणानं चालू आहे पण त्या जगताचं त्या सृष्टीचं त्या ब्रह्मांडाचं मात्र ब्रह्मतत्वात अस्तित्व नाही आणि या अन्वय आणि व्यतिरेकावरून जाणायचं की हे परमसत्य जे आहे तेच या सृष्टीच्या उत्पत्तीला कारण आहे जन्माद्यसयतोन्वयादितरत हा त्याचा अर्थ झाला तर हे यावरून आपल्याला जाणायचं आहे बर हे परमसत्य कसं आहे चार्थेशू अभिज्ञ स्वराट अभिज्ञ म्हणजे चैतन्य आहे चैतन्य आहे ती वस्तू काल आहे आज आहे उद्या आहे काल होती सुद्धा नव्हे होती म्हणजे त्याचा नाश झाला आज आहे उद्या नाही म्हणजे त्याचा नाश झाला आहे होती असेल नाही ती चैतन्य वस्तू परमात्मा परमात्म तत्वाला वस्तू म्हटलेलं आहे ती परमतत्व वस्तू काल आहे आज आहे उद्या आहे याचा आपण विस्तार चतुश्लोकी भागवतात करू चारथेशु अभिज्ञ स्वराट स्वराट म्हणजे स्वयंप्रकाशित स्वयंप्रकाशित आहे ते स्वयंप्रकाशित काय आहे हो मी स्वयंप्रकाशित आहे का सृष्टीत स्वयंप्रकाशित काय आहे तुम्ही म्हणाल सृष्टीमध्ये सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे तुम्ही तुम्हाला जो दिसतो सूर्य तो वैज्ञानिकांच्या दृष्टीने एक ना एक दिवस थंडगार गोळा होऊन त्याचा नाश होणार आहे म्हणजे त्याला सुद्धा तेज हे कुठल्या तरी दुसऱ्या तत्वापासून मिळतं ही एक तर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे जे सूर्य म्हणतो आपण तो आपल्या ब्रह्मांडापुरता निर्मित आहे असे अनंत कोटी सूर्य आहेत यापैकी वैज्ञानिकांना समजलेला एक सूर्य त्याचं नाव अँड्रोमेडा तो अँड्रोमेडा नावाचा जो सूर्य आहे जो अजूनही आपल्याला दिसलेला नाही तो आपल्या पृथ्वी तलावरून दिसणाऱ्या सूर्याच्या चाळीस हजार पट तेजस्वी आहे दहाव्या स्कंदात दहाव्या अध्यायात गीतेच्या वर्णन करताना म्हटलेलं आहे की एकदम एक हजार सूर्य एकत्रित उगवतील एवढं तेज आहे तुमचं भगवंतांचं असं म्हटलेलं आहे आणि ते जे तेज आहे त्याला स्वराट म्हटलेलं आहे ते चैतन्य ते परमसत्य स्वयंप्रकाशित आहे परप्रकाशित नाही अशा प्रकारे आपण हा स्वराट याचा अर्थ बघितला तेने ब्रह्म हृदा य आदि कवये त्या चैतन्य तत्वानी त्या ज्ञानानी हे ज्ञान भागवत ज्ञान हृदा म्हणजे संकल्प मात्रे करून ब्रह्मदेवाला दिलं ते ब्रह्मदेवाला ते ज्ञान आदि कवीला भगवंतानी संकल्प मात्रे करून दिलं म्हणजे ते काय त्यांनी पुढं बस मी तुला शिकवतो लेक्चर देतो अशा प्रकारे दिलं नाही त्याने म्हटलं मनात एक स्फुरण आलं परमसत्याच्या मनात मनात म्हणजे सुद्धा हा शब्द योग्य नाही पण परमसत्याला वाटलं की हे ज्ञान ब्रह्मदेवाला द्यावं असं म्हटल्या क्षणी या हृदयीचे त्या हृदयी हे आपोआप ट्रान्सफर झालं हे इकडून तिकडे गेलं आणि ब्रह्मदेवाला या सृष्टीची उत्पत्ती कशी करावी हे ज्ञान त्या परमसत्य तत्वाने दिलं जन्माद्यस्य तेने ब्रह्म हृदय आदि कवये बरं हे ज्ञान कसं आहे मुह्यंती यत सूर्य विद्वानांना सुद्धा मोहित करणारं ज्ञान आहे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या पलीकड आहे असं हे ज्ञान या परमसत्याने ब्रह्मदेवाला दिलं त्या ज्ञानाचं वर्णन भागवतात केलेलं आहे अन्यत्र पूर्ण भागवतात त्यावरून आपल्याला जाणायचं आहे या श्लोकाचा उर्वरित भाग उर्वरित प्रवचनात कृष्णार्पणम असतो